Some 别扭你。 तास विलंबित अधर पाकळ्या झाल्या विगलित अधर पाकळ्या झाल्या विगलित आतुरतेने काया कंपित नको बुजू रे घेता वरुणी ही झुकली